श्री शिवलीलामृत अध्याय आठवा श्री गणेशाय नमः जय जय शिव ब्रह्मानंद मूर्ती वेद तु भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायु प्रती प्रकट विली तुझिया बळे विश्वव्यापका सूत सांग शौनकादिका भद्रायुसी शिवकवच देखा श्री गुरुने शिकविले मृत्युंजय मंत्र उत्तम सर्वांगी चरिचिले भस्म रुद्राक्षधारण सप्रेम करी भद्रायु बाळतो एक शंक उत्तम देत ज्याच्या नादे शत्रु होती मुरचित खड्ग धिदले अद्भूत त्रिभुवनात ऐसे नाहिकी ते शस्त्र शत्रु दाविता नग्न जाती एक भस्म होवून द्वादश सहस्त्र गहन तत्काळ दिसले कृपेणे देणे शिवाचे अद्भूत म्हणे होई ऐश्वर्यवंत आयुरारोग्य विख्यात सर्व श्रेष्ठ तू चिरकाल विजयी होऊनी संतोष रूपे पाळी निष्काम दाने करूनी माजेल त्रिभुवनी कीर्ती घोष भाग्यलक्ष्मी असोत वसतनी भूतकारुण्यलक्ष्मी हृदय भवनी तान लक्ष्मी ये वोनी करकमळी सदा सर्वांगी वसो लक्ष्मी सौम्य दौरदंडी लक्ष्मी उत्तम दिगंतरी कीर्ती परम सर्वदाही वसो तुझी लक्ष्मी खड्गाग्री वसो लक्ष्मी सदा असो विद्यालक्ष्मी विलसो सर्वदाही हि पाशी ऐसे शिवयोगी बोलोन तेथे चिपावला अंतरधान भद्रायो सुमती गुरुचरण सर्वदाही विसंबती इकडे भद्रायूचा पिता निरुती दाशार्हदेशींचा नृपती वज्रबाहू महामती शत्रू त्यावरी पातले मगध देशाधिपती हे मरथ तेने देशनागविला समस्त धनधान्य नेत सर्वकरित गोहरण स्त्रिया पुरुषधरुणी समस्त बळेने बुनी बंदी घालीत मुख्य राजग्रामवेष्टीत बाहेर निघत वज्रबाहू युद्ध झाले दश पर्यंत हा एकला शत्रू बहुत मग त्यासी धरोनिया जीत रथी बांधिती आकर्षुनी वज्रबाहूचे अमात्य धरून तेही चालविले बांधोन सर्व ग्राम प्रजा लुटून राजस्त्रिया धर्येल्या ऐसे हरोणी समस्त घेऊनी चालिला हेमरथ वज्रबाहू सहित मागे पुढे पहातसे पुत्रणबंधू अम्हास, कोण कैवारी ह्या समयास आम्ही पहावी कवनाची आस सोडवील कोण दुःखार्णवी तो समाचार कळला हद्रायुसी की शत्रुनी पितयासी गुरुस्मरण करुणी मानसी अंगी कवच लेईले मृत्युंजय मंत्र परम सर्वांगी चर्चिले भस्म शंख खड्ग घेऊनी उत्तम मातिलागी नमस्कारी म्हणे माते शत्रू बहुत ग्राम हरुणी पितयास नेत तरी मी गुरुदास तुझा सूत संभारी न समस्ता माते तुझ्या सुकृते करुण कृतांत समरी करिन चूर्ण पृथ्वीचे राजे जितची जितची धरुण आनीन तुझिया दर्शना निर्दोष यशाचा ध्वज उभावीन आज शरत काळीचा दुजराज सोज्वळ जैसा शोभत बदमाकर पुत्र सुनय सुनय वीर सवे घेतला सत्वर सर्वाचा माघ विनता पुत्र तैसे दोघे धावती इभ आहे कोण ते कांतारी शोधित धावती दोघे केसरी की जनक जेचे कैवारी लहु कुश पुत्र जैसे पायी क्रमिती भूमी सत्वर शोभती धाकुटे वये किशोर जवळी देखो निशत्रुंजय भार सिंहनादे गर्जिन गर्जिन्नले म्हणती उभे राहारी तस्कर समस्त वज्रबाहु ऐसी दिव्य वस्त चोरोणी नेता त्वरित शिक्षाला विन तुम्हा ते तस्करांची हेची शिक्षा जाण छेदावे कर्ण नासिक करचरण एवढा अन्याय करुण कैसे न जाल तुम्ही अवघे माघारे जव पाहती तव दोघे किशोर धावती म्हणती एक रमापती एक उमापती येती निजभक्त कैवारे एक मृगांक एक मित्र एक वसिष्ठ एक विश्वामित्र एक वासुकी एक भोगिंद्र ते दोघे भासती असंख्यात सोडिती बाण जैसा धारा वर्षे घन वीर खिळिले संपूर्ण मयुरा ऐसे दिसती परतले शत्रुंजे भार वर्षती शस्त्रास्त्रे समग्र वाद्ये भयंकर तेणे दिशा व्यापिल्या तो बिला अद्भूत धाके उर्वी डळमळीत पाताळी फणिनाथ सावरीत ते दिशा कोंदल्या समस्त दिग्गज थरथरा कापत शत्रुपडिले मुरुछीत रिते रथ धावती त्यातील दिव्य रथ बोनी दोनी दोघे आरुडले तेच क्षणी चापी बाण लाभूनी सोडिती प्रलय विद्युद्वत वज्रबाहुटी वीर बहुत गज रथ भद्रायुभोवते मिळत कैवारिया पुला मनबुनी वाद्ये आदळ दळ भद्रायुभोवते मिळाले सकळ म्हणती हा कैवारी हा वेळ आला न कळे कोठोनी का देखोनी समरथ वीरांस बळ चढले अद्भुत हेमरथाची सेना बहुत संहारिली ते काळी वज्रबाहू सहित वज्रबाहू सहित प्रधान रथी बांधले पाहती दुरुण म्हणती त्रिपुरारी मुरारी दोघे जन किशोर वेशे पातले एका गुरुनी शिकविले पूर्ण दिसे दोघांची विद्या समान त्यात मुख्य राजनंदन देखो स्नेह वाटतो कोण आहेत नकळे सत्य मच बाटती परम आप्त हृदयी धरुणी यथार्थ द्यावे चुंबन आवडीने मांडिले घोरांदर रण रक्तपूर चालिले जाण वज्रबाहु दूरून प्रधाना सहित पाहतसे अनिवार भद्रायूचा मार शत्रु गेले तेव्हा जर समरभूमी माजली थोर बाणे कोंदले ऐसे देखोनी हे मरथ लोटला तेव्हा कृतांधवत दोघांची युद्ध अदभूत चार घटिका जाहली शत्रू धरधरा गापत म्हणती भीमकी हनुमंत किंवा आला रेवती नाथ मुसळ नांगर घेऊनी शत्रूचा देघुनी उत्कर्ष बहुत भद्रायुने शिवयोगी दत्त घडग काढिले तेज अद्भुत सहस्त्र मारदंडा समान काळाग्नीची जिव्हा गराळ की बरळय विडांचा मेळ की काळ सरपाजी गरळ ते विघडग तसे ते शस्त्र झळकता ते डाळ माग धदळ भस्म झाले सगळ मागे होता हे मरत तत्काळ समाचार श्रुत दाहला की काळ शस्त्र घेता हाती देखताची दळे संहरती मग पळू लागला पवन गती उरल्या दळा समभीत ब्रधाना सहित वज्रबाहुसी टाकून पळती शत्रु घेतले राण ते भद्रायूनी देखोन धरिला धावून हे मरत धरिला तो दृढ केशी ओढुनी पाडिला भूमीसी लत्ता प्रहार देता हृदय देशी अशुद्ध ओकित भडभडा रथी बांधिला आकर्षोन प्रधाना सहित जाण मुख शर घेऊन पाच पाट काढिले अर्धखांड अर्धमिशी भादरून माघारे चालवी संपूर्ण राजस्त्रिया अपार कोश धन घेत हिरोन तेथवा विला होता सकळ वस्तुमात्र आणविल्या तत्काळ गोभार परत विला सकळ जेथीचा तेथे स्थापिला अमात्य समवेत पीता सोडवो निपायी ठेविला माथा वज्रबाहु होय बोलता त्याजकडे पाहुनी नयनी लोटल्या अश्रुधारा तू कोण आहेस सांग गुमारा मज अपयश समुद्रातून त्वरा काढिले उडी घालुनी जळता शत्रुदावाग्नीत वर्षलासी जलद अद्भूत मज वाटे तू कैलासनाथ बाळवेश आलासी की वाटे वैकुंठ नायके रुबे धरिली बाळगांची कौतुके की सहस्त्राक्षे येणे ऐके केले धावने वाटतसे जगल स्त्रिया धावून उतरी उतर उतरिती मुखावरुणी लिंबलोन म्हणती बाळा तुझवरून वाळू ओवाळून सर्वही भद्रायु म्हणे नगरात चला बुनी समस्त बंदी घालुनी रक्षा बहुत परमयत्ने करोनिया नगरात पिता नेबुनी बैजविला दिव्यसिंहासनी जयवाद्यांचा ध्वनी अपार वाजू लागला नगर शृंगारिले एकसरा रथी भरुनी वाटिती शरकरा नगर नगर जनधावती त्वरा वज्रबाहुची भेटावया वज्रबाहु म्हणे सदगद होऊनी जेने मज सोडविले धावून कैवार्याचे चरण धरा जाऊन ये वेळा भद्रायु म्हणे पितया लागून शत्रुस शत्रुस करा बहुत जत जतन तीन दिवसामी येईन परतोनी जाना पासी मी आहे कोणाचा कोण कळेल सकळ वर्तमान ऐसी बोलो निदोघे जन रथारूढ पै झाले मनोवेग करुण जेवुनी वंदिले मातेचे चरण मगतीने तिने सुखावे पूर्ण पद्माकर असो ह्यावरी शिवयोगी दयाघन सी भेटोन जन्मादारभ्य वर्धमान त्यांची सांगे भद्रायुचे पिता सोडबुनी पुरुषार्थ केला तो ऐकिला की समस्त तरी तो तुम्ही करावा जामात कीर्तिमालिनी देमुनिया ऐकता ऐसा मधुर शब्द सीमंतिनी आणि चित्रांगद दृढधरिती चरणारविंद पूजिती मग षोडोषोपचारे म्हणती तुझे वचन प्रमाण वर आणावा आताची आहे लग्न मग दळभार वाहने पाठवून धितली वैश्यनगराप्रती सुनयपुत्रासहित समग्र नाना संपत्ती घेऊन अपार लग्नासिचा लिला बदमा कर अपार वाजती भद्रायुवैसला सुखासनी तैसी माता शिबिका शिबिका यानी चित्रांगद सामुराये वोनी घेवोनी गेला मिरवीत वरबाहुनी जन तटस्त म्हणती कासया ह्या पुढे रतिनाथ पृथ्वीचे राजे समस्त आणविले लग्नासी त्यात वज्रबाहू सहपरिवारे लग्नाला पातला त्वरे वराकडे पाहे सादरे तव तो कैवारी ओळखिला पाय त्याचे धरावया धाविन्नला भद्रायूने वरच्यावरी धरिला आलिंगन देता वेळो वेळा कंठ दाटले उभयतांचे नयनी चालिल्या विमला विमलांबुधारा अभिषेक करीती येर येरा मग वज्रबाहु बुसे वरा देश तुझा कवन सांग फेडी संशय तत्वता सांग कवन माता पिता गोत्र ग्राम गुरु आता सर्व सांग मज प्रती मग एकांती नेमुन सांगितले साध्यंत वर्तमान हा शिवयोगी याचा महिमा पूर्ण उपासना शिवाची अनंद पुण्यकोट्यानुकोटी कोटी तै शिवयोगी ह्याची होय भेटी तो साक्षात धुरजटी त्याचे चरित्र जाण हे मग ते सुमती पट्टराणी भेटविलिये कांतीने वज्रबाहू वज्रबाहु खालते पाहुनी रुदन करी ते धवा म्हणे ऐसी निधाने वरिष्ठे म्या घोर बनी टाकिली नष्टे मज ये भटा अन्यायी कोठे पृथ्वी शोधिता नसेल सुमती मागिल दुःख आठ आठवुनी रडे सदगतीत म्हणे शिवयोगी गुरुनाथ तेने कृतार्थ केली आम्हा मगसी मंदिनीने चित्रांगता उभयतांची करुणी ऐक्यवाद वज्रबाहु बोले सदगत धन्य सुमती राणी तू बिंदूचा सिंधू करुण मजत्वा दाबिला आनोन सरशप कनकाद्री होऊन श्रेष्ठ केला सरिते त्वा माझा केला उद्दार मज अभाग्यास कैसा पुत्र हे राज्य तुझेची समग्र सूता सहित त्वाधिजले ऐसे बोलोनी त्वरित वज्रबाहुबाहेर येत भद्रायुधावुनी सदगदित साष्टांगे नमित पितया ते वज्रबाहुदेत आलिंगन जे भेटती शिव आणि षडानन की वाचस्पती आणि कच निधान संजीवनी साधिता आलिंगती मस्तक अवघ्रानून झडकरी सप्रेम बैसविला अंकावरी कीर्तिमालिनी स्नुषा सुंदरी दक्षिणांकी बैसविली तव राजे समस्त आश्चर्यकरिती धन्य वज्रवाहो नृपती प्रति भद्रायु पितया ते गगनीन समाये ब्रह्मानंद ऐसा झाला सकळा मोद मगचारी दिवस सानंद यथा सांग लग्न झाले आन आंदन धिजले अपार दोन लक्षवाजी अयुत कुंजर दासदासी भांडार भरुणी द्रव्य धिजले सवे घेऊनी कीर्तिमालिनी पद्मागरा सहित जनक जननी निज निज ते तेच क्षणी जाती झाली ते धवा गर्भीन समाये हरिक ऐसे माता माता पितयां झाले सुख पट्टराणी सुमती देख केले आधीन सर्व मग सकळ शत्रु सोडोन प्रतिवर्षी करभार नेमून करुणी आपणा आधीन जीवदान धिदले तया भद्रायु ऐसा पुत्र प्राप्त होय असल्या पुण्य बहुत जरी जन्मी ही मनगज ही मनगज मात पुजिला असेल प्रेम भरे स्त्रीपती व्रता चतुर सुंदर पुत्र पंडित सभाग्य पवित्र गुरु सर्वज्ञ उदार थोर पूर्वदत्त प्राप्त होय मग त्या भद्रायुवरी छत्र वज्रबाहुने उभ उभवूनी सत्वर स्त्री सुमती सहित तप अपार हिमकेदारी करिता झाला करिता शिव आराधन त्रिकाल ज्योतिर्लिंगाचे पूजन मागे भद्रायु बहुत दीन राज्य गरित पृथ्वीचे शिवकवच भस्म धारण रुद्राक्ष महिमा अपार पूर्ण धन्य गुरु योगी सुजान शिष्य भद्रायु धन्यतो असो भद्रायु नृपनाथ कीर्तिमालिनी समवेत चालिला विहाराथ अवलोकी तवनश्रियेते छाया सघन शीतळ पाट वाहती जल निर्मळ तेथे बसता सूर्यमंडळ वरी कथा पितिसेना नारळी केळी पोफळी रातांडण मलयागर सुवास चंदन अशोक वृक्ष खरजुरी सघन आंबे जांभळी खिरणिया वटपिंपळ कडवे निंब डाळिंब सेवरी मंदार कदंब अंजीर औदुंबर बरी भद्र नभ भेटीत गेले गगनमार्गी चंपक मोगरे जाई जुई मालती सेवंती बकुळ ठाई शतपत्र जपा अगस्ती वृक्ष पाही वेष्टोनी वरी चालिले कनकवेली नागवेली परिकर बो पोवळवेली नाना लता सुवास कर द्राक्षद्वीप द्राक्षतरू सुंदर जायफळी डोलती फळभारे बदके चातक मयूर कस्तुरी मृगजवादी मार्जार चक्रवाग नकुळ मराळ बरीकर सरोवर तिरी क्रीडती असो तया वनात कीर्तिमालिनी समवेत क्रीडत असता अकस्मात एक अपुर वरतले दूरवरी भद्रायु विलोकीत तो स्त्री पुरुष येति धावत करोनिया हस्त दीर्घस्वरे बोभाती लागला महाव्याघ्र आक्रोश बोभात वीप्र म्हणे नृपा स्त्री व्रता मागे सुकुमार राहिली गजबजो निधाविन्नला नृप मुनी ओढिला चाप तव तो व्याघ्रकाळ रूप स्त्रियेसी नेत धरुनिया राये बहुत परी न गणी जात शर ऐसे अदभूत अंगिभे दिले तयाचा गिरिकंदरे ओलांडून व्याघ्र गेला स्त्रीस घेऊन विप्रराया पुढे येऊन शोक करी आक्रोशे आहा ललने तुझ वीण गृह वाटते महारण्य रायासी म्हणे ब्राह्मण धिक पण धिक जीणे तुझ देखता सत्य माझ्या स्त्रीने केला आकांत अहा कांत पडले व्याघ्रमुखात सोडवी मज ह्या पासुनी तुझही हा का फोडिल्या बहुत धाव धाव हे जगतीनाथ धिक तुझी वस्त्रे समस्त्र खड्ग व्यर्थ गुरुने धिजले द्वादश नागांचे बळ धिगमंत्र अस्त्रजाळ क्षतापासुनी सोडवी तत्काळ शरणागता रक्षितोची क्षत्रिय धिक आश्रम धिक ग्राम जेथे नाही सत्समागम धिक श्रोता धिक वक्ता सप्रेम नाही कीर्तन शिवाचे धिक संपत्ती धिक संतती द्विजन रक्षिण भजे उमापती ते धिक नारी पाप मती पतिव्रता जे नभे माता पितयांजी शृणवीत धिक पुत्रवांच लाव्यर्थ धिक शिष्य जो गुरु भक्त नव्हेची मतबादी पै गुरुची झांकुनी पदवी आपुला महिमा विशेष मिरवी धिक पार्थिव जो न सोडवी संकटी प्राण गेलिया भद्रायु बोले उद्विग्न मी तुझ इच्छिले देईन करी बुढती उत्तम लग्न अथवा राज्यदान घे माझे विभ्रमणे काचया लग्न स्त्रीहीणास कासयाधन जन्मन्धासी दर्पण व्यर्थकाय दाबुनी उत्तम उत्तमग्रन्थ तरुणास देनेह अनुचित जरेने कवळीला अत्यंत त्याचे लग्न व्यर्थ जैसे तृषाक्रांतासी पाजिले घृत घृता तुरासी गंधाक्षत चिंता तुरा पुढे व्यर्थ गायन नृत्य कासया ह्या लागी न लगी तुझे राज्य धन माझी स्त्री आणोन राव म्हणे जा गिरदिमालिनी घेवोन दिजली म्या तुझ प्रती रायाचे सत्व पाहे ब्राह्मण म्हणे दे गिरदिमालिनी मजदान माझे तपमेरू पर्वताहून उंज असे न सरी कधी मी बापाची भीज नाही जाण अंगीकारिली तुझे स्त्री रत्न सागरी ढेकुळ पडले ये बून, तरी सागर काय काय ढवळेल धुळीने न मळे आकाश तैसा मी सदा निर्दोष राव म्हणे हे अपयश थोर आले मजवरी माझे बळ तेच क्षणा व्याघ्रे नेली विप्र ललना आता स्त्री देवुनी ब्राह्मणा अग्निकाष्टे भक्षीनमी विप्रापुढे संकल्प करुणी दानधितली कीर्तिमालिनी विप्रगुप्त झाला तेच क्षणी राये अग्निचेतविला ज्वाळा चालिल्या आकाशपंथे मग स्नान केले नाथे भस्मचरिचिले सर्वांगाते रुद्राक्षधारण पैकेले केले आठगुणी श्री गुरु चरण शिवमंद्र शिव ध्यान प्रदक्षिणा तीन अग्निकुंडा भोवत्या जय जय शंकर उमारंगा मदनांतका भवभंगा विश्वव्यापका आराध्य लिंगा नेयी वेगी तुझपाशी उडी को जाता ते वेळी असंभाव्य चेतला ज्वाला माळी तव त्या कपाल मौळी अपरणे सहित प्रकटला दशभुज पंच वदन कर्पूर गौर पंचदश नयन पंचविंशती तत्वाहून पंचभूता जो भद्रायुषी हृदयी धरुणी सत्वर म्हणे सखया इच्छित मागवर तुझी भक्ती निर्वाण थोर देखुनी प्रकट झालो मी भद्रायु बोले दगदीत, म्हणे विप्रस्त्रियानुनी दे त्वरित ते ऐकोनी हासिन्नला मुखतात, विप्रतो मिच झालू होतो व्याघ्रमीच होऊन गेलो भवानी सघेवून भक्ती पहावया निर्वाण दोघेही आम्ही प्रगटलो तुझीही घे कीर्तिमालिनी मनोनी उभी केली तेच क्षणी देवसुमने बरशती गगनी रावचरणी लागतसे शिवमने रे गुणवंता अपेक्षित वरमागे आता ये रुमणे वज्रबाहू पीता सुमती माता महासती पद्माकर गुणवंत बा स्त्री समवेत क्यांस ठाव यथार्थ तुझ समीप जे तुझिया पार्श्वभागी सकळ असोत स्वामी अक्षयी अढळ ह्यावरी बोले पयफेन धवल कीर्तिमालिनी तू मागाता ती म्हणे माता सिमंतीनी पिता चित्रांगद पुण्यखानी तुझ समीप होत अनुदिनी शूलपानी तथास्तु म्हणे तुम्ही उभयतांनी मागीतले ते म्या सर्व धिदले माझे चित्त गुंतले पासी सर्वदा मग कीर्तिमालिनी समभेत दहा पर्यंत भद्रायुराजा राज्यकरित हरिश्चन्द्रसारिके मगदावरी सकलि दिव्यदेह अवघी झालि दिव्यविमानी कपालमौलि नेतधा लसन्निध चित्रङ्गदसिमन्तीनि वज्रबाहुसुमतीराणि अबघी विमानारूढ हुवुनि पावलि शिवपद शाश्वत स्त्रीपुत्रान् समवेतपदमाकर भद्रायुकीर्तिमालिनी सुकुमार त्यांची विमान धाडुनी श्री शंकर आपुल्या स्वरूपी मेळविले हे भद्रायू आख्यान परमयशोदायक आयुष्यवर्धन ऐकता लिखिता जाण विजय कल्याण सर्वदा हे आख्यान जे म्हणत ते सर्वतावादी जयवंत विजय धैर्य अत्यंत कीर्तिवंत सर्वठाई भद्रायू आख्यान पदरचना ही बिल्वदळे उमावल्लभा वाहती भाव बळे ते तरती संसारी भद्रायुवाख्यान कैलासगिरी पारायण प्रदक्षिणा करी त्याचा बंध तोडुनी मदनारी निष्पाप करी सर्वदा ब्रह्मानंदा सुखदायका श्रीधर वरदा कैलासनायका भक्तकामकल्पद्रुमगजान्तका न येसी तर्का निगमागमा